म्हणे हे का कवी आम्ही सुद्धा हे काकवी म्हणाले अरे सुयशन जयात हरीचे सुयशन जयात हरीचे चित्र ही भवन कवन ते अशुची त्यात सुमती नर नरमती पळही बहुमानिती तया पशुची अहो चांगलं काव्य आहे त्यामध्ये व्यवहार दृष्टीने बरं का चांगलं काव्य आहे त्यामध्ये अर्थालंकार आहेत शब्दालंकार आहेत यमक आहेत अनुप्रास आहेत अमुक आहे तमुक आहे तमुक आहे फक्त गुणानुवाद दोन गुणानुवाद त्यामध्ये नाही करायचं काय म्हणाली म्हणाले तर तर तर रे तै रोत्तरोत्तर तोरते रतारता तित्ती रे रवती ती रे ती रे तरव तरव आह काय काव्य आहे सवरी श्लोकामध्ये त आणि र याशिवाय अक्षर नाहीत म्हटलंय पण अर्थ काय ठोक आहे का याला अनुप्रास म्हणतात बरं का एकच वर्ण पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा आलाय अर्थ काय ठोक आहे का काही नाही म्हणाय एक तितरी म्हणजे तितवी काय करत होती तर आपल्या प्रियकराच्या विरहानं व्याकुळ झालेली होती आणि ती रात्रभर नदीच्या ह्या तीरावरनं त्या तीरावर त्या तीरावरनं ह्या तीरावर ह्या झाडावरनं त्या झाडावर त्या झाडावरनं ह्या झाडावर तार तार तर तार तरही येतही उत्तरोत्तर म्हणजे चढ्या अधिक चढ्या अधिक चढ्या आवाजात रात्र रात्रभर ओरडत होती हा काव्याचा अर्थ त्या करायचं काय येऊन म्हणाले असं म्हणून भागवतकारांनी आपली उत्तम काव्य कशाला म्हणायचं उत्तम वाङ्मय कशाला म्हणायचं याची कल्पना मांडली बरं का ते म्हणतात तद्वान विसर्गो जनता विप्लवो यस्मिन प्रतिश्लोकमबद्धवट्यपि नामान्यनंतसे शोंकितानि यत् शृण्वन्ति गायन्ति गृणन्ति साधवा बस तद्वान विसर्गो जनता विप्लवो व्यवहाराच्या दृष्टीनं ते काव्य म्हणाले त्यामध्ये शब्दालंकार अर्थालंकार यमक अनुप्रास वगैरे असं काही जरी नसलं तरी काहीही बिघडत नाही म्हणाले परंतु जे काव्य भगवत गुणानं भगवत नामानं अंकित झालेलं आहे भगवत नामानं मंडित झालेलं आहे आणि त्यामुळं जनतेच्या पातकाची धडधाण करण्याची ताकद ज्यामध्ये निर्माण झालेली आहे अशा काव्याला सत्पुरुष काव्य म्हणतात म्हणाले व्यास महर्षे तुम्ही एवढं बोलून बाकीचं सगळं केलं म्हणाले देवाची या मध्ये नामे सुयशोंकिते प्रतिश्लोकी अघनुरवीच अबद्ध ही असता तो वाग्विसर्ग या लोकी असा वाग्विसर्ग तुम्ही निर्माण केला नाही म्हणाले बाकीचं पुष्कळ केलंय आणि म्हणून तुम्हाला मनामध्ये खिन्नता आहे म्हणाले तुम्हाला जर प्रसन्नता वाटावी समाधान वाटावं असं वाट वाटत असेल तर काय करा तर भगवंताचं पवित्र यश वर्णन करा म्हणाले बस व्यासमहर्षींनी उपाय ऐकला आणि म्हणतात काय आहे का नारदा अहो तुम्ही भगवंताचं पवित्र यश वर्णन करा म्हणून मला सांगताय परंतु हे काम काय हलकं का हो म्हणाले आणि आता तर मी म्हातारा झालो म्हणाले माझा आयुष्य भानू आता चलाला टेकायला लागलाय म्हणाले आणि आम्ही अशा परिस्थितीमध्ये जर हे भगवत गुणानुवाद गायचं काम हातामध्ये घेतलं आणि जर आमचा आयुष्य भानू अस्ताला गेला तर हे काम अर्धवट राहील की हो म्हणाले नारद महर्षी सांगतात काहीही काळजी करू नका का तर असं जर घडलं आयुष्य भानू असताला गेला तर म्हणतात व्यास म्हणे तुम्ही पुन्हा जन्म घ्याल तो भगवत गुणानुवाद गाण्यासाठीच घ्याल म्हणाले घ्या आमची संस्कृती जी आहे आमचं शास्त्र जे आहे ते कंटिन्युटी ऑफ स्पिरिच्युअल लाईफ मानणारं शास्त्र आहे लक्षात घ्या आम्हाला मेल्यानंतर डे ऑफ जजमेंट पर्यंत थडग्यात पडून राहायचं नाही आहे लक्षात घ्या आमचं शास्त्र असं सांगतं की ह्या जन्मामध्ये जर आठवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर पुढच्या जन्मामध्ये नववीपासून अभ्यासक्रम फार तर रिव्हिजन थोडीशी होईल नाही असं नाही परंतु नववीपासूनचा अभ्यासक्रम पुढे आहे पुन्हा पहिलीपासून सुरुवात करायची लक्षात घ्या कोण सांगते भगवान सांगतात लक्षात घ्या नाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टो जायते अथवा योगिना योग कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदीदृशम तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौरोदेहिकम पूर्वजन्मी केलेला अभ्यास हा पुढच्या जन्मामध्ये उपयोगी पडतो आणि हे आपल्याला मान्यच करावा लागेल लक्षात घ्या आणि तर अहो चौदा वर्षाच्या वयामध्ये काय कळतं सांगा अशा वयामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी न भूतून न भविष्यती असा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला महाराज चौदा वर्षाच्या पोराला काय कळतं सांगावं हो? गुरुजींनी मी केलेला अभ्यास नोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट पुढे सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा तैसी दशेची वाट न पाहता वयसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञतावर येते याते ती सिद्ध प्रज्ञेचे मिळावे मनची सारस्वती दुहे आणि सकळ शास्त्री स्वयंभे निगती मुघे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात किंबहुना हे जे वर्णन आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे म्हणायला काय हरकत नाही लक्षात घ्या आमचं हे शास्त्र ही पक्की धारणा मनात ठेवून नये लक्षात घ्या आमचं शास्त्र असं मानतं पूर्वजन्मामध्ये केलेला अभ्यास वाया जात नाही पुढच्या जन्मी उपयोगी पडतो महाराज आणि म्हणून आपल्या नेहमीच्या वागण्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी पक्क्या बसलेल्या असतात आपण का करतो आपल्याला ठोक असत नाही सगळेजण करतात म्हणून आपणही करतो परंतु त्याच्या मागची धारणा सांगतो उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल एखादा चांगला सदग्रंथ आहे त्याचं वाचन झालं ज्ञानेश्वरी असेल दासबोध असेल गुरुचरित्र असेल म्हणा तर वाचन झाल्यानंतर ग्रंथ संपला की ग्रंथ मिटून ठेवत नाहीत मग काय करायचं पहिले पाच अध्याय वाचायचे तेवढं जमत नसेल तर एक अध्याय वाचायचा तेही जमत नसेल तर पाच ओळ्या वाचायच्या आणि मग ग्रंथ ठेवायचा असं का करायचं ठेवत का त्याचं कारण असं आहे की आज आम्ही एक पारायण केलं याचं पुढचं पारायण करेपर्यंत किती केव्हा वेळ लागेल काय सांगता येत नाही जशी सवड मिळेल तसं आम्ही पारायण करू नाही असं नाही परंतु पुढचं पारायण करेपर्यंत जर देह पडला तर आता काय केले आम्ही तर पाच का होईना ओव्या वाचून पुढच्या पारायणाची सुरुवात करून ठेवली आम्ही म्हणजे हे आता दुसरं सुरू केलेलं पारायण जे आहे ते अपूर्ण पारायण आहे तेव्हा हे अपूर्ण पारायण पूर्ण करण्यासाठी पुन्हा मनुष्यदेह प्राप्त होईल आणि मनुष्यदेह प्राप्त झाला तर भगवत प्राप्तीच्या कामा एकूण कामातलं नव्वद टक्के काम झालेलं आहे लक्षात घ्या की त्याच्या मागची धारण आहे असं का करतो आम्हाला काय ठेवलं नाही सगळे करतात आम्ही करतो त्याच्या मागची ही धारण आहे वारकरी हरिपाठ कसा म्हणतो तो की नाही आपल्याला कसा म्हणतो हरिपाठ सगळे अभंग हरिपाठाचे म्हणायचे सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी रिकामा अर्धगडी राहू नको पूर्ण अभंग म्हणायचा इतकं झाल्यानंतर नामसंकीर्तन साधन करू शोभे हा अभंग म्हणायचा त्यानंतर पुन्हा देवाची द्वारी उभा क्षणभरी पहिला अभंग हरिपाठाचा म्हणायचा आणि मग आजचा हरिपाठ संपवायचा असं का करायचं तर त्याचं कारण असं आहे मग नंतर मग गुरुपरंपरेचे आवड वगैरे काय संप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे असतील ते असेल पण हरिपाठ पुन्हा देवाचे द्वारी क्षणभरी हा अभंग म्हणून संपवायचा असं का करायचं तर त्याच्या मागची धारणा अशी आहे आज आपण हरिपाठ म्हटला आता उद्या पुन्हा म्हणणार आहोत नाही असं नाही परंतु देह क्षणभंग आहे महाराज लक्षात घ्या उद्या उद्या संध्याकाळी पुन्हा हरिपाठ म्हणायच्या आज जर देह पडला तर काय करायचं तर त्यासाठी पुढचे देवाचे द्वारी उभा क्षणभरी हा अभंग म्हणून हरिपाठाच्या पुढच्या आवर्तनाची सुरुवात करून ठेवली आहे आता ते पुढचं आवर्तन जे आहे ते अपूर्ण आवर्तन आहे ते अपूर्ण आवर्तन पूर्ण करण्यासाठी पुन्हा मनुष्य मिळेल आणि मनुष्य देह मिळाला तर भगवत प्राप्तीच्या कामातलं नव्वद टक्के काम झालेलं आहे लक्षात ठेवा तसं बघायला गेलं तर खरंच आपल्या वाट्याला हे नव्वद टक्के काम झाल्याची पावती आपल्याला हे मिळाला हे मिळाली आहे बरं का पावती आता पण अवघड असंच आहे हो, नव्वदचे एक्क्याण्णव मार्क होत नसतात लक्षात घ्या एक्क्याण्णवचे ब्याण्णव होणं अवघड असतं ब्याण्णवचे त्र्याण्णव होणं अवघड असतं आणि तसंच व्हायला लागलंय लक्षात घ्या असो सांगायचा मुद्दा असा आहे श्री श्रीमदांगे हे योग भ्रष्टत्र तम बुद्ध संयोग आणखी प्रसंग आठवला म्हणून सांगतो मिरजेला केशवराव देशपांडे म्हणून एक ग्रस्त होते त्यांनी एकट्याने तेरा कोटी रामनामाचा संकल्प सोडलेला होता तेरा कोटी रामनामाचा जप करायचा रोज म्हणजे किती करायचा सोळा सोळा अठरा अठरा तास जप करायचा तुम्हाला सांगतो आणि असा जप करायचा त्यावेळेला वर्षाकाठी केव्हा तरी एकदा साधारण रफली एक कोटी व्हायचा सोळा सो गोपाळा गोपाळराव म्हणाले आता काय हे पूर्ण होईल असं वाटत नाही रामनामाचं संकल्प म्हणजे आजोबांनी सांगितलं म्हणाले केशवराव काहीही काळजी करू नका म्हणाले पुन्हा जन्म घ्याल तो रामनामासाठी घ्याल म्हणाले बस व्यासमहर्षी काही काळजी करू नका म्हणाले पुन्हा जन्म घ्याल तो भगवत गुणा गाण्यासाठी घ्याल हा सगळा विषय त्यांना पूर्णपणे पटावा ना म्हणून नारद महर्षीने आपल्या पूर्वजन्माच्या हकीकत सांगितलेली ते म्हणतात मी मागच्या जन्मी एक दासीपुत्र होतो म्हणाले माझी आई सत्पुरुषांच्या घरामध्ये काहीतरी काम करायला जात असेल धुणं भांडी करायला जा केरवारी करायला जात असेल म्हणाले तिचं बोट धरून मी लहान होतो वयवर्षी पाच मी जात होतो तिचं बोट धरून चातुर्मास्यामध्ये ते सगळे सत्पुरुष एकत्र बसलेले राहायचे त्या ठिकाणी काम करायला जायचे मी लहान होतो म्हणाले मी लहान जरी होतो तरी अत्यंत शांत होतो दांत होतो बस ते मय्यपेता चापले होते दांते अधृत क्रीडन केवल नारद महर्षी म्हणतात मी लहान होतो परंतु माझ्या अंगामध्ये लहान मुलांच्या अंगात जसा हूडपणा असतो तसा अजिबात नव्हता अधृत क्रीडनक म्हणलं क्रीडनक याचा अर्थ खेळणं नारद महर्षी म्हणतात मी इतका शांत होतो त्यावेळेला की लहानपणी हातामध्ये खेळणं कसलं असतं ते मी हातात धरलेलं नव्हतं इतका शांत होतो सत्पुरुष आपल्या पर्णकुटीमध्ये बसून चर्चा करायचे मला असं वाटायचं की ती चर्चा आपण ऐकावी पण आदरयुक्त भीती मनामध्ये आपण त्यांच्याजवळ कसं जायचं असं वाटायचं आणि म्हणून मी कर्णकुटीच्या दाराशी बसून उभारून असा डोकावून बघायचा आत त्या सत्पुरुषांचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि ते हात म्हणजे अरे बा तुला ऐकायचं घरी येतो त्यांनी सत्पुरुषांनी माझ्यावर कृपा केली म्हणाले कृपा केली म्हणजे काय केलं ठेवत आहे का म्हणाले उच्छिष्टले बाननुमोदितो द्विजयी सकृत भंजे तदपास्त केलपेक्षा त्या सत्पुरुषांनी मला आपलं उष्ट खायची परवानगी दिली म्हणाले बस आपण साडे सूर्य श्रोते आहात आपल्याला हे काही सांगायचं कारण नाही की हे जे उष्ट आहे ते भात भाकरी आमटी असं तोंडाला खायचं उष्ट नसून ते कानाने खायचं उष्ट आहे संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे इथं जो उच्छिष्ट शब्दाचा अर्थ आहे तो इथं घ्यायचा लक्षात घ्या याचा अर्थ काय तर सत्पुरुषाने आपली वचन प्रवचन ऐकायची मला अनुमती दिली आणि मी करत असल्या कारणानं माझी चित्तवृत्ती त्यांच्यासारखीच भगवत पूजेमध्ये भगवत गुणानुवादामध्ये रममाण व्हायला लागली म्हणाली एकदा झालं काय माझी आई संध्याकाळच्या वेळेला अशी काहीतरी गोठ्यामध्ये धार काढायला त्यांची गेली असेल वाटे वाटेत कुठेतरी तिला सर्पदंश झाला आणि ती गत प्राण झाली बस नारद महर्षी म्हणतात आई आणि मी एकमेकांना एकमेक फक्त तेवढंच होतो आईला मी आणि मला आई दुसरं कुणी नव्हतंच म्हणाले परंतु असं असताना सुद्धा माझी आई गतप्राण झाली त्यावेळेला भगवंतानी हा माझ्यावर मोठा अनुग्रह केला अशी माझ्या मनाची धारणा झाली म्हणाले तदा तदहमीशस्य भक्तानाम शमभीप्सत आपल्या भक्ताचं नेहमी कल्याणच इच्छिणारा परमात्मा त्यानं माझ्यावर अनुग्रह केला असं मला वाटलं म्हणतात आई मेली आणि अनुग्रह आई लिहिली आणि अनुग्रह झाला हो म्हणाले का तर माझ्या मनामध्ये आईच्या बद्दल असणारे जे मायापाश होते ते भगवंतानं आपल्या हातानं तटात तोडून टाकले आणि मला मोकळा केला म्हणाले बस अनुग्रह केला भगवंतानी माझ्यावर मी आपल्याला सांगतो असे विचार मनामध्ये केव्हा येतात ठेवतोय का मी मगाशी म्हटलं तसं भगवंताच्या कृपेवर शंभर टक्के भगवंताच्या दयेवर शंभर टक्के नव्हे एकशे दहा टक्के ज्याचा विश्वास आहे त्याच्या मनातच असे विषय विचार येतात लक्षात घ्या मगाशी मी आपण सांगितलं तुकाराम महाराज म्हणतात भगवंता बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळी पीडा केली काय बरे झाले तर म्हणाले अनुतापे तुझे राहिले चिंतन केवढा उपकार आहे भगवंता तुझा आमच्यावर काय आहे आम्हाला म्हणजे ही दया कुठे दिसत नाही बरं का खरं म्हणजे आम्ही चोवीस तास दया सागर भगवंताच्या दयेच्या सागरामध्ये चोवीस तास डुंबतो बरं का लक्षात घ्या परंतु आम्हाला ती दया कुठं अनुभवालाच येत नाही आम्ही म्हणतो कुठे आहे दया कुठे आहे दया अरे अरे आज आमचे हातपाय धडधाकट आहेत ही ईश्वराची दया लक्षात घ्या जुना श्लोक आहे का डोळ्यानी बघतो ध्वनी परिसतो कानी पदी चालतो जिल्हेने रस चाखितो मधुरया वाचे आम्ही बोलतो हातानी बहुसाल काम करतो विश्रांतीही घ्यावया घेतो झोप सुखे आणि पुढचं महत्वाचं बरं का फिरून उठतो ही ईश्वराची दया हो, झोपलं तर आणि तसंच झोपलं असतं तर काय करायचो फिरून उठतो ही ईश्वराची दया अरे आज आम्हाला धडधाकट देह मिळाला वेळा पांगळा मिळाला आपल्याला नवीन हे प्राप्त झाला ही बघून त्याची दया लक्षात घ्या आम्हाला कधी अनुभवला आली नाही तुकाराम महाराज म्हणाले अरे बरवे झाले आलो या जन्मासी जोड जोडली मनुष्य देहायसी महालाभाची उत्तम रासी जेणे सर्व सुखासी पात्र होई जे हो सर्व सुखाशी पात्र होण्याची सुसंधी भगवंताने आम्हाला प्राप्त करून केवढी दया आहे महाराज लक्षात घ्या हा परमात्मा आम्हाला सगळ्या धडधाकट इंद्रियाने उभं करतोय महाराज दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीव पण भोरोग अशी एवढी सुसंधी प्राप्त करून दिली ही ईश्वराची दया कधी आम्हाला वाटत नाही महाराज हा परमात्मा नेहमी आपलं कल्याणच करेल अशी मनाशी पक्की देव करतो ते पया करतात लक्षात घ्या ही धारणा मनाशी असावी लागते महाराज एक ग्रस्त होता देव करेल ते बऱ्या करताच बऱ्या करताच म्हणायचा एक दिवस ऑफिस ऑफिसमधून घरी निघाला होता आणि मारण काहीतरी गाडी होती ठोकरला ऍक्सिडेंट झाला पाय तुटला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं ऑफिस ऑफिसमधले लोक हा नेहमी ऑफिसमध्ये म्हणायचाच हो देव करतो तो बऱ्या करताय बाकीचे लोक त्याची टिंगल करायची देव करतो तो बऱ्या करता हा हॉस्पिटलमध्ये पाय तुटलेला असताना ऍडमिट झालेला होता तर त्यावेळेला ऑफिसमधले लोक त्याच्या समाचाराला हॉस्पिटलमध्ये गेलेत बरं का आता खरं म्हणजे तिथे गेल्यानंतर आता समाचाराला आलेले लोक पण खवचटपणा असा पेशंट पडलाय तिथं तर त्याला म्हणताय काय रामभाऊ देवानं पाय तोडला बरं झालं की नाही म्हटले किती खवचटपणा आहे बघा बरं का पाय तोडला बरं झालं की नाही म्हणाले पण रामभाऊ तितकीच घट्ट होती ते काय म्हटलं खरंच म्हटले खरंच देवानं बरं केलं म्हणाले काय हो बरं झालं काय बरं झालं म्हणजे म्हटलं आता दोन चपलाचं काम नाही एका चपलेत काम लागतंय म्हटलं देव करेल ते बऱ्या करतात बऱ्याच राजाचा प्रधान त्याची अशीच धारणा देव करेल ते बऱ्या करता देव करेल राजा फळ कापत होता म्हणे असं कापता कापता काहीतरी चाकू निसटला सुरी निसटली आणि बोट शिल्ल भळा भळा भळा भळा भळा रक्त व्हायला लागलं रजान उभाला उभा होता शेजारी म्हणाला सरकार देव करतो ते बऱ्या करता राजा संतापला अरे देव करतो ते बरं माझ्या बोटाची रक्ताची धार थांबत नाही आहे हे उचला रे म्हणाला याला पहिल्यांदा देत टाका देव करतो ते बऱ्या करताना ना टाका म्हटले याला कैद्यात झालं ते राजवैद्य आले मलमपट्टी गेला रानात हिंता हिंता हिंता हिंता कुठेतरी वाट चुकला की मार्ग काय सापडे ना परत यायचा आणि मग काय त्या भिल्लाने पकडलं की त्याला पकडला आणि त्यांच्या देवीसमोर नेला बळी द्यायला देवीसमोर उभा केला त्याला खाली बसवला खाली त्याला खाली मान घालून तेवढ्या ते सांगितलं अरे ते बळी द्यायच्या आधी एकदा तपासा म्हटली त्याला तपासा म्हणजे काय त्या बळी देणाऱ्यांची अशी एक धारणा असते की जो बळी द्यायचा तो अव्यंग असला पाहिजे अव्यंग असला पाहिजे अशी त्यांची धारणा आहे म्हणून म्हटलं अरे याला तपास एकदा तपासताना बघितलं ते बोटाला पट्टी आहे हे म्हटलं युसलेस आहे नालायक कशाला कापायला होय बळी द्यायला नालायक हाकलून द्या म्हटलं याला राजा मनाशी विचार करतोय अरे बोट कापलं तर म्हणून आपला प्राण वाचला की आज आपला म्हणजे प्रधान म्हणाला ते बरोबरच आहे देव करतो ते बऱ्या करता तिथनं निघाला त्याला वाटसापडी आला थेट राजवाड्यावर आला आला ते लगेच त्यानं सांगितलं प्रधानाला बोलून आण म्हटलं त्याला त्याला प्रधानाला आणलं बोलून आणि त्यानं सांगितलं की अरे असं असं झालं आणि म्हटलं आज माझे प्राण वाचले तू म्हणलास तर बरोबर आहे की म्हटलं देव करतो ते बऱ्या करता खरंच आहे देव करतो ते बऱ्या करता राजा म्हणतो अरे पण असं आहे म्हणाले की देव करतो बऱ्या बऱ्याकरता माझ्या बाबतीत खरं ठरलं म्हटलं बोट तुटलं तर म्हणून मी वाचलो पण तुला आता पंधरा दिवस कैद भोगावी लागली तुझं काय बरं झालं रे म्हटला तो प्रधान काय म्हटला ठोक का सरकार आहो हे तर फार बरं झालं म्हटला का ठोका का आहो मी तुमचा प्रधान बरोबर आहे तुम्ही शिकायला गेला की मी तुमच्या बरोबर येणार तुम्ही वाट चुकला मी वाट चुकणार तुम्हाला पकडलं मला पकडणार तुम्हाला बळी द्यायला नेला तुम्ही नालायक म्हणून हाकलून दिलं मी दोडला कट मला तर आपलं हस्त घेऊ म्हणले देव करतो ते बऱ्या करता नारद म्हणजे म्हणतात अशी माझ्या मनाची धारणा झाली भगवंतानी हा माझ्यावर अनुग्रह केला आणि असं वाटून मी उत्तर दिशेला निघालो म्हणाले बस दर्या खोरी वन उपवन निवड उपदग्र ओलांडत ओलांडत ओलांडत एका निबिड अरण्यामध्ये आलो दर्भाची भेट काकांची भेट अशी त्या ठिकाणी होती तिथे आसुरल साप घोबडे अशाकडे जे भयंकर प्राणी होते त्या ठिकाणी आलो एका जलाशयामध्ये स्नान केलं पोटभर पाणी प्यालो अतिशय दमलेलं होतं म्हणाले पोटभर पाणी प्यालो आणि तिथल्या एका वृक्षाच्या तळाशी बसलो झाडाच्या खाली बसलो आणि सत्पुरुषांच्या मुखातून भगवंताच्या जे स्वरूप मी ऐकलेलं होतं त्या स्वरूपाचं ध्यान करत बसलो भगवंताच्या दर्शनाच्या उत्कट इच्छेनं माझ्या डोळ्यातनं आश्रू यायला लागले म्हणाले ध्यान करता करता करता करता माझ्या अंगावर अष्टसात्विक भाव निर्माण झाले चित्त चाकटले आटू घेत वाचा पांगुळणी जेथीच्या तेथ अपार कंचुकित रोमांच आले मिलित डोळे वर्षदात आनंद जळे आतुल्या सुखोर बळे बाहेर आघवाची रोम मुळी आले सेद कडिका निर्मळी लिहिला मूर्ती यांची कडियाळी आवडे कैसा ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात त्याप्रमाणे अष्टसात्विक भाव माझ्या शरीरावर निर्माण झाले आणि होता होता होता म्हणाले एक क्षण असा आला की ज्या भगवन मूर्तीचं मी ध्यान करत होतो ती साक्षात भगवन मूर्ती माझ्या हृदयामध्ये प्रगट झाली आणि मी आनंदात बुडून गेलो म्हणाले बस नारद महर्षी सांगतात परंतु हा माझा आनंद फार काळ टिकला नाही म्हणाले काय झालं तर ज्या क्षणी एक क्षणभर ती मूर्ती माझ्या हृदयात प्रगट झाली आणि दुसऱ्या क्षणी ती अंतर्धान पावली ती मूर्ती मला पुन्हा दिसावी पुन्हा दिसावी यासाठी मी प्रयत्न करत होतो प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी सुद्धा पुन्हा दर्शन झालं नाही मी निराश झालो त्यावेळेला आकाशवाणी झाली अनंतास्मिन जन्मने भवान नमान दृष्टु निहारती अविपक्व कषायाणाम दुर्दर्शो कुयोगिदान ज्यांच्या वासना पूर्णपणे शमलेल्या नाहीत त्यांना माझं दर्शन होत नाही तुला मी एक वेळ दर्शन दिलं याचं कारण असं की तुझ्या मनामध्ये माझ्या दर्शनाची तीव्रतम उत्कंठा निर्माण व्हावी यासाठी मी तुला दर्शन दिलं इह जन्मनी तुला पुन्हा माझं दर्शन होणार नाही हे शब्द मी ऐकले आणि भगवत दर्शनाचा तो मी प्रयत्न सोडून दिला आणि तेव्हापासून मात्र केलं काय तर मनातले कामक्रोधादी सारे विकार टाकून दिले आणि निर्लज्ज होऊन अक्षरशः भगवत गुणानुवादामध्ये भगवत गुणानुवादामध्ये मी या पृथ्वीवर संचार करायला लागलो म्हणाले आणि असं होता होता होता होता एक दिवस माझा मृत्यू झाला त्यानंतर मी ब्रह्मदेवाच्या श्वासाबरोबर त्याच्या हृदयामध्ये गेलो आणि पुढील सृष्टी निर्मितीच्या वेळेला मी ब्रह्मपुत्र म्हणून आलो नारद महर्षी सांगतात वीणा स्वरब्रह्म विभूषिता मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चराम्यहम तिही त्रिभुवनी गमन नारद हाती विणा सदा नाममुखी आणि म्हणाले व्यास म्हणे आता काय झाले सांगू मागच्या जन्मामध्ये मी भगवंताचं दर्शन व्हावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली मला यश आलं नाही परंतु आता काय ठोक्या काय होणार आहे आता नुसतं नामस्मरण करायचं अवकाश नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे असं नामस्मरण करायचं अवकाश आहुत योने शीघ्रम दर्शन याची चेत असे हा परमात्मा बोलवल्याप्रमाणे माझ्या हृदयामध्ये प्रगट होतो म्हणाले घ्या भगवत दर्शनाचा मागचा मागच्या जन्मीचा माझा संकल्प या जन्मामध्ये पुढे झाला तसं तुम्हालाही शक्य आहे म्हणाले तसं जर झालं तर पुढचा जन्म भगवत गुणानुवादासाठी घ्याल तुम्हाला जर चित्ताला समाधान लाभावं असं वाटत असेल तर भगवंताचं पवित्र यश वर्णन करा असं सांगितलं आणि नारद महर्षी तिथून निघून गेले मुलाच व्यास या गोष्टीचा विचार केला आणि हे त्यांना पटलं बरं का म्हणून भगवंताचे गुण वर्णन करणारा हा श्रीमद भागवत ग्रंथ त्यांनी त्याची रचना केली कस्मिन युगे प्रवृत्ते यमस्थाने वाक्येन हेतुना कुत संचोदित कृष्ण कृतवान संहिता मुनी इथपर्यंत हा कथाभाग सांगेल आता प्रश्न असा आहे की शुकाचार्य जर असे एवढे परतत्वाचा स्पर्श अनुभवलेले होते गुढ गूढ येते जर उन्मत्त जर होते असे व्यावहारिक म्हणजे चर्येनं तर त्यांना एवढ्या या अठरा अध्याय अठरा हजार संहितेचं अध्ययन करायचं काय म्हटलं तर असा एक प्रश्न विचारलेला आहे तर त्याचं उत्तर देतात म्हणाले आत्मारामाश्चमय निरग्रंथा अपि उरुक्रमे कुरवंती अहैतुकी भक्ती इत्थम भूतगुण हरी बस मनुष्य म्हणाले की जी आत्माराम असो काम असो अवाप्त काम असो निष्काम असो अकाम असो काय म्हणायचे म्हणा म्हणाले परंतु हा हरीच असा गुणवान आहे की अशा लोकांचं चित्त सुद्धा तो खेचून घेतो म्हणाले बस आणि ही वस्तुस्थिती आहे बरं का ही वस्तुस्थिती आहे शुकाचार्यांची ही तरा झालेली त्याने असं द्वितीय स्कंदामध्ये शुकाचार्य स्वतः उत्तर देतात बरं का म्हणाले परिनिष्ठितोपी हो नैर्गुण्य उत्तम श्लोक लिहिलेया गृहित चेता राजर्षे आख्यानम यदधीतवान गृहित चेता भगवंताने माझे चित्त खेचून घेतलं म्हणतात आत्मानुभवी लोक जरी असले तरी सुद्धा हा भगवान असा गुणवान आहे हा हरीच असा गुणवान आहे की अशा लोकांचं चित्त खेचून घेतो शंकराचार्य अद्वैताचे मुकुटमणी वर का लक्षात घ्या अद्वैताचे मुकुटमणी जरी असले तरी सुद्धा या शंकराचार्यांचं भक्ती शिवाय चालत नव्हतं आपण त्यांची भक्तिरसानं उथमलेली स्तोत्र बघा म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की यांचं भक्तीशिवाय चालत नव्हतं अरे जगन्नाथ स्वामी नयन पथगावी भव तुम्ही का हो सर्व खलविरम ब्रह्मण मग हा परमात्मा दृष्टिक्षेपामध्ये समोर यावा असं तुम्हाला का वाटतं काय हो, हरीचा असा गुणवार आहे त्याला काय करायचंय आपल्याला भक्ती कराविषयी वाटते त्याचं कारण श्लेष काढून सांगतात बरं का शंकराचार्य म्हणाले सती अपिभेदा पगमे नाथ तवाहन्न मामकीनस्त्वम सामुद्रोहित रंग क्वचन समुद्रोनता रंग भगवंता सत्यपी भेदापगमे भगवंता तुमच्यातला आणि आमच्यातला भेद खरं म्हणजे आता नाहीसा झालेला आहे सत्यपी भेदापगमे नाथ तव अहम तरी सुद्धा म्हणाले मी तुमचा हेच खरं म्हणाले <laughs> मी तुमचा हेच खरं नाथ तवाहन नमामकीनस्त्वम उदाहरण काय दिले ठोक आहे का म्हणाले सामुद्रो हि तरंग मला सांगा बघू समुद्र त्याचं पाणी त्याच्या लाटा त्याच्या लहरी यामध्ये स्वरूप या दृष्टीनं काय फरक आहे काहीही फरक नाही तरी सुद्धा शंकराचार्य म्हणतात भगवंता जगामध्ये समुद्राचा तरंग असंच म्हटलं जातं तरंगाचा समुद्र असं म्हणत नाहीत म्हणाले तसं मी तुमचा हेच खरं म्हणाले बस ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी यांचे राजे आहेत लक्षात घ्या यांचे राजे आहेत किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असो जयात स्थिती ते काय देऊ वाचायचे हाती वाचायची अशा स्थितीला पोचलेले आहेत अज्ञानाचा प्रवर्तू नाही जया गावा तो तेथ ज्ञानाचीही मातू कोण जाणे हो बरोबर आहे ना ज्याला अज्ञान कळतं त्याला ज्ञान कळतं हो ज्याला अंधार कळतो त्याला प्रकाश कळतो ज्याला अंधार कळतो त्याला प्रकाश कळतो सूर्याला अंधारही कळत नाही प्रकाशही कळत नाही हो सूर्यापेक्षा आम्ही शहाणे आहोत महाराज आम्हाला अंधारही कळतो आणि प्रकाशही कळतो अज्ञानाचा प्रवर्तू नाही जया गावा तू तेथ ज्ञानाचीही ही मातू कोण जाणे म्हणून ज्ञानाचीही किंमत नाही आहे त्यांना का कारण अज्ञानाचे अज्ञानच नाही आहे अशा स्थितीला पोचलेले आहेत ज्ञान ज्ञानेश्वर महाराज असं जरी असलं तरी सुद्धा तरी सुद्धा मी आपल्याला समोर ज्ञानेश्वर महाराजांचे आपण अभंग बघा त्या विरहिण्या बघा अक्षरशः अंतकरण पिळवटून जातं महाराज लक्षात घ्या पौर्णिमेचे चांदणे पौर्णिमेचे चांदणे क्षण क्षणा होय उणे क्षण क्षणा होय उणे तैसे माझे जिणे एका विठ्ठले वीण वेधले हो मन वेधले हो मन तयाची या गुणी तयाची या गुणी या गुणीला अंडरलाईन करायची बरं हा हरीच असा गुणवान आहे की अशा लोकांचं चित्त तो खेचून घेतो वेधले हो मन तयाची या गुणी क्षणभर न विसंभे विठ्ठल रुक्मिणी वेधले हो मन वेधले हो मन ज्ञानी यांचे राजे असणारे ज्ञानेश्वर महाराज खांद्यावर पताका घेतात आणि पंढरीची वारी करतात महाराज माझ्या मनीची आवडी आवडी पंढरपुरानी न गुढी न गुढी पांडुरंगी मन रंगले रंगले का तर गोविंदाचे गुणी वेधिले गुणी वेधिले त्या गुणीला अंडरलाईन करायचे बरं का हा हरीच असा गुणवान आहे की अशा लोकांचं चित्त सुद्धा तो खेचून घेतो महाराज हरेर्गुणाक्षिप्तमती भगवान बादरायणी अध्यगान महादाख्यानम नित्यदृष्टी जनप्रिया भागवतकार उत्तर देतात म्हणाले शुकाचार्याने भगवताची संहिता तिचं अध्ययन का केलं तर हा हरीच असा गुणवान आहे त्याचं उत्तर आहे म्हणाले असो आता प्रश्न असा आहे की शुकाचार्याने ही संहिता हे भागवत जे आहे ते परीक्षिताला का सांगितलं याचं उत्तर देण्यासाठी म्हणून भागवतकाराने महाभारतातल्या कथेचं अनुसंधान केलेलं आहे दुर्योधन आणि भीम यांचं गदायुद्ध झालं आणि त्या गदायुद्धामध्ये भीमसेनाने गदेच्या प्रहारानं दुर्योधनाची मांडी फोडली आणि तो दुर्योधन रणांगणावर विलोळून पडलेला आहे महाराज आणि त्यावेळेला अश्वत्थाण्यानं दुर्योधनाच्या मनाला जरा बरं वाटावं म्हणून केलं काय ठोक का द्रौपदीची पाच मुलं झोपलेली असताना त्यांची मस्तकं धडावेगळी केली आणि ती पाच मस्तकं त्यांना दुर्योधनाला भेट म्हणून पाठवली हे त्याचं इतकं निंद अघोरी कर्म कर्म होतं प्रत्यक्ष दुर्योधनाला सुद्धा हे आवडलं नाही बरं का पण त्यांना हे केलं द्रौपदी शोकाकुल झालेली आहे तिचं सांत्वन करण्यासाठी म्हणून अर्जुनानं प्रतिज्ञा केली म्हणाला तू काही काळजी करू नकोस म्हणाला माझ्या तीक्ष्ण शराने या अश्वत्थाम्याचं मस्तक धडावेगळं करेन त्याचं ते तोडलेलं मस्तक तुझ्या पायाशी आणून टाकतो त्याच्यावर तू पाय दे आणि मग पुत्रांच्या अंत्येष्टीचं स्नान कर आणि मग मी तुझे दुःखाश्रू पुसतो म्हणाला भयंकर प्रतिज्ञा केली भगवंताला रथामध्ये घेतलेला आहे आणि अर्जुन त्या अश्वत्थाम्याच्या माग लागलेला आहे झालं अश्वत्थामा पोळतोय पोळतोय पोळतोय पोळतोय शेवटी दमला त्याची हॉर्स पॉवर संपली दमला आणि शेवटी अर्जुनानं त्याला पकडला त्याच्या आधी त्यानं केलं काय ठोक आहे का अश्वत्थाम्यानं आता हा अर्जुन आपल्याला पकडणार सुटावा तरी यातनं काहीतरी होईल ते काय वाटेल ते होईल म्हणून त्यानं ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला भगवंताच्या सल्ल्यानुसार अर्जुनानं पुन्हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला त्यावेळी दोन ब्रह्मास्त्र एकमेकाला भिडली भागवतात असं वर्णन आहे अक्षरशः त्रैलोक्य जळून जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेवटी भगवंताच्या अनुमतीनं अर्जुनानं ती ब्रह्मास्त्र परत घेतली आणि त्या अश्वत्थाम्याला पकडला जनावराच्या मुसक्या बांधतात त्याप्रमाणे त्याच्या मुसक्या बांधल्या आणि त्याला शिबिरामध्ये आणलेला आहे परंतु त्या स्थितीमध्ये अश्वत्थाम्याला बघितल्यानंतर द्रौपदीच्या मनामध्ये कालवा कालव झाली बरं का ती काय म्हणते ठेवतो का मुच्यता मुच्यता एष याला सोडा म्हणाली आधी पहिल्यांदा अहो आज जगामध्ये तुमची नरवीर अर्जुन म्हणून ख्याती झालेली आहे ती का झाली ठोक्या का का सरहस्यो धनुर्वेद सवि सर्वोपसंयम अस्त्रग्रामश्च भवता शिक्षितो यदनुग्रह ह्या द्रोणाचार्याने सारी धनुर्विद्या सारी अस्त्रविद्या शस्त्रविद्या त्यांचे प्रयोग कसे करायचे त्याचे उपसंहार करायचे त्याचे बारकावे काय आहेत या सगळ्या सकट तुम्हाला ही विद्या दिली आणि म्हणून आज तुमची नरवीर अर्जुन म्हणून या जगतामध्ये ख्याती आहे ही अर्जुनाला गोष्ट मान्य आहे बरं का अर्जुनाला ही गोष्ट मान्य आहे ज्ञानेश्वरी काढा आपण अर्जुन काय म्हणायला ठेवू आहे का मी पार्थू द्रोणाचा केला खरंच आहे वस्तुस्थिती आज माझी जी ख्याती ती द्रोणाचार्यांच्यामुळे आहे त्यांना मान्य केलेलं आहे तेव्हा ती सांगते शेष भगवान द्रोण हा प्रजारूपेण वर्तते आपली अशी धारणा आहे की पिताच पुत्राच्या रूपाने जन्म घेतो आणि म्हणून ती काय म्हणते की हा अश्वत्थामा म्हणजे साक्षात द्रोणाचार्य आहेत अशी कल्पना करा आणि यांना आधी सोडा म्हणाली पहिल्यांदा आणि ह्यानं मारू तर नकाच म्हणाली याला का तर म्हणाली आज मी स्वतः जे पुत्र शोकाचं दुःख भोगते आहे ते दुःख गुरुपत्नीला म्हणजे कृपी द्रोणाचार्यांची पत्नी जी आहे तिला भोगायला लागावं असं मला वाटत नाही म्हणून याला सोडा म्हणाली द्रौपदीचं ते न्याय निष्कपट कारुण्यपूर्ण धर्म्य असं भाषण सगळ्यांनी ऐकलं सगळ्यांनी तिच्या म्हणण्याला होकार दिला बरं का ऑब्जेक्शन फक्त भीमसेन ऑब्जेक्शन म्हणाले का याला मा ठोकला पाहिजे म्हणाले याला आता काय करायचं अर्जुनासमोर पेच आहे बाकी सगळे हो म्हणतात द्रौपदीच्या म्हणण्याला होकार दिलाय परंतु किती नाही म्हणतो तरी भीमसेन म्हणजे दादा आहेत त्याने नाही म्हणून सांगितलं तर आता काय करायचं असं बुचकाळ्यात पडलाय भगवंताच्या चेहऱ्याकडे बघतोय तर भगवान सांगतात म्हणाले ब्रह्मबंधू न हंतव्य आतताई वधारहण मयैव भयमामनातम मीच या दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत शास्त्राद्वारे कोणत्या ब्रह्मबंधू जो आहे त्याला काही झालं तरी मारू नये ब्रह्मबंधू म्हणजे मगाशी मी सांगितलं बघा ब्राह्मणच पण अत्यंत हीन मनोवृत्तीचा असा जसला जरी असला तरी त्याला मारू नये आणि आतताई असला तर त्याला मारल्याशिवाय सोडू नये अशा दोन्ही गोष्टी मीच सांगितल्या आहेत हा अश्वत्ता थामा ब्रह्मबंधू ही होता आणि आतताई ही होता आता काय करायचं म्हणतात अर्जुना बघ म्हणाले आता सगळा बॅलन्स तुला जमला पाहिजे गोल्डन मीन कसा काढतोस बघ काय म्हणाले द्रौपदीचं सांत्वन व्हायला पाहिजे तुझी प्रतिज्ञा पूर्ण व्हायला पाहिजे भीमसेनांचंही मन राखलं पाहिजे आणि मी आदेश जो दिलेला आहे कोणता ब्रह्मबंधू न हंतव्या आतताई वधाराडा माझी आज्ञाही पाळली गेली पाहिजे कसं करतोस बघ भगवंताच्या मनातला त्यांनी हेतू ओळखला आणि केलं काय तर अश्वत्थाम्याच्या मस्तकावर असणारा जो मणी होता तो त्यानं काढून घेतला त्याच्या मस्तकाचे पाच पाठ काढले कमरेमध्ये लाथा घातल्या त्याच्या आणि हकलून गेला वपनम द्रविणादानम रियापन तथा एषाही ब्रह्मबंधूनाम वधो नान्योस्ती दैहिक शास्त्रानं ब्राह्मणाचा दैहिक वध सांगितलेला नाही त्याला हकलून गेला हा त्याचा वधच आहे असं शास्त्र मानतं त्याला हकलून गेला तर अश्वत्थामेनं खरं म्हणजे गप बसायचं पण त्याने केलं काय ठोक का तू गप बसला नाही आणि त्यानं उत्तरेच्या उदरामध्ये असलेल्या गर्भावर पुन्हा ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला आणि पाच पांडवांच्यावर पाच जळते बाण पाठवले त्यानं ह्या वेळेपर्यंत भगवान आता द्वारकेला जाईल निघालेले आहेत बरं का गंतुम कृतमतीर ब्रह्मण द्वारका मृथमा स्थित भगवान द्वारकेला जाण्यासाठी म्हणून रथात बसले असे त्यावरती उत्तर आली बघा पाहि पाहि मा देवदेव देव देव जगतपते भगवंताला प्रार्थना करते भगवंता म्हणाले माझ्या मागे हे ब्रह्मास्त्र लागलेलं आहे याच्यातून माझी सुटका करा माझ्या प्राणाची मला फारशी किंमत नाही आहे तर पांडव कुलाचं बीज माझ्या उदरामध्ये आहे त्याचं रक्षण होणं आवश्यक आहे भगवंताला प्रार्थना करते भगवान उतरले रथात ना आणि केलं काय तर म्हणाले स्वमाया या स्वतःच्या मायेचं आवरण त्या उत्तरेच्या उदरातल्या गर्भाला घातलं सुदर्शन चक्राच्या योगानं त्याचं रक्षण केलं पांडवांचं रक्षण केलं भगवान त्यानंतर काही दिवस पुन्हा तिथं राहिलेले आहेत का तर हा अश्वत्थामा पुन्हा काही उपद्व्याप करत नाही याची खात्री करून घेतली आणि आता भगवान पुन्हा द्वारकेला जाण्यासाठी निघालेले आहेत बरं का बस जायचं कुंती माता म्हणजे भगवंताची आत्या सख्य आत्या नमस्कार करायला गेलेत आणि त्यावेळेला कुंती मातेनं भगवंताजवळ ते पुराण प्रसिद्ध मागणं मागितलं ते उद्धृत केलं भगवतकरांनी म्हणाले विपद संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन मिळत्या अपुदार भव दर्शन भगवंत तुम्ही इतके दिवस का राहिला तर नाही म्हणाले असं आहे की तुमच्यावर फार संकट येत होती म्हणून मी राहिलो होतो बर मग आता काय निघालाय नाही म्हणाले आता तुमच्यावरची संकट सगळे संपलेली आहेत म्हणून मी जातो भगवंता तुम्ही इथं राहिला तर त्याचं कारण आमच्यावर संकट येत होती हेच आहे का हो हो नक्की हो नक्की तेच कारण होतं म्हणूनच राहिलो होतो मग कुंती काय म्हणते तुझ्या का भगवंता मग आता आमचं मागणं एवढंच आहे की आमच्यावर संकटांच्या परंपरा कोसळाव्यात का आमच्यावर संकट असली की तू इथं राहतोस आणि तुझ्या दर्शनापुढे मग आम्हाला संकटांची फिकर नाही महाराज लक्षात घ्या विपद संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत स्यात भव दर्शनम पुन्हा संसाराची या दर्शन संसार यातना भोगायचं कारण पडत नाही ते म्हणते भगवंता तुम्ही जाताय जावा म्हणाली अथ विश्वेश विश्वात्मन विश्वमूर्ते स्वकेशुने स्नेहपाशमिमं छिंधी दृढम पांडुषु वृष्णीषु भगवंता आपण द्वारकेला निघालाय जावा फक्त जाताना एवढंच करा म्हणाले माझ्या माझ्या मनामध्ये पांडवांच्या बद्दल आणि यादवांच्या बद्दल जे मायापाश आहेत ते आपल्या हाताने तोडून टाका आणि खुशाळ जावा म्हणाले बस कोणी आशा पाश करी वासगा हृदयी ती म्हणते भगवंता माझी चित्तवृत्ती इतरत्र कुठेही न जाता ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते त्याप्रमाणे माझी चित्तवृत्ती तुझ्या पदार्थ सदैव लागलेली राहावी एवढं मागणं तिने भगवंताजवळ मागणं मागितलेलं आहे आणि शेवटी भगवंताला नमस्कार केलेला आहे श्री कृष्ण कृष्ण सखकृष्ण शुभावनिधृत राजन्य वंशदहना वीर्य गोविंद गोद्विज सुरार्ती हरावतार योगेश्वर अखिल गुरु भगवन नमस्ते कुंती अत्याईंचा निरोप घेऊन भगवान निघाले द्वारकेला जायचं आता धर्मराजा आडवा आला ताम बाढमित्तुबा मंत्र प्रविश्य रजसा होईल स्त्रियस्य या स्त्री प्रेमणा राज्ञा निवारिता भागवतकार वर्णन करतात राजा धर्मराजा अर्वा आला का तर त्याला गोत्रवधामुळे शोक निर्माण झालेला होता गोत्रवध आपल्यामुळे झाला असं त्याला वाटत होतं भगवान विचार करतायत आता याला पुन्हा गीता सांगायला पाहिजे हो त्या अर्जुनाला शोध झाला त्याला आगाऊ शोध झाला होता बरं का कोणाला अर्जुनाला मी अजून कोण मेलं नसतानाच तो रडायला लागला का तर त्याला गीता सांगितली आता याला पुन्हा शोध त्याचं निवारण करायला पुन्हा गीता सांगायला पाहिजे भगवंताच्या मनामध्ये भीष्माचार्यांना दर्शन द्यायचं होतं बरं का मनाशी विचार केला म्हणाले आता काय नाही भीष्माचार्यांच्या कर तर्फेच याला उपदेश करून याचा शोक नाहीसा करावा परंतु आपलं जे काम आहे ते साधायचं म्हणाले म्हणून भगवंतानी पांडवांना बरोबर घेतलेलं आहे आणि भीष्माचार्यांच्याकडे गेलेले आहेत भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत महाराज उठायला येत नव्हतं भगवान आलेले आहेत हे बघितलं आणि भगवंताची मनानच त्यांनी पूजा बांधली आहे महाराज बस आणि मनानं बांधलेली पूजा जी आहे ना ती सगळ्यात श्रेष्ठ पूजा बरं का मनोमय भगवंताला ती फार आवडते बरं का महाराज म्हणाले मनोमय पूजा हेच पडिये केशी राजा भगवंताला ही पूजा आवडते भगवंताची पूजा केलेली आहे भीष्माचार्य म्हणतात काय दैव दुर्बला आहे गदा म्हणाले हा यत्र धर्म सुतो राजा गदा पाणी वृकोत राहा कृष्ण स्त्री ग्लांडिवंच्या पण सुरुत कृष्ण हा ततो विपत हा धर्मराजासारखा राजा म्हणाले भीमसेनासारखा गदाधारी ज्यांच्या बाजूला आहे अर्जुनासारखा अस्त्रधारी शस्त्रधारी गांडीव मध्ये घेऊन सज्ज असलेला भगवंतासारखा सखा असताना सुद्धा पांडवांच्यावर संकटांच्या परंपरा कोसळाव्यात म्हणाले काय दैव दुर्विलास आहे अशा तऱ्हेची काही चर्चा झालेली आहे यानंतर भीष्माचार्याने धर्मराजाला उपदेश केलेला आहे सारे धर्म सांगितलेले आहेत प्रवृत्ती धर्म निवृत्ती धर्म राजधर्म स्त्री धर्म भगवत धर्म धर्म सगळे धर्म सांगितले त्याचा शोक नाहीसा केला आणि आता ह्या वेळेपर्यंत आता उत्तरायण लागलेलं होतं बरं का लक्षात घ्या भीष्माचार्य इच्छामरणी होते शरबंजरी पडल्यानंतर सुद्धा उत्तरायणामध्ये देह ठेवायचं त्याने ठरवलेलं होतं आता उत्तरायण लागलेलं आहे हे बघितलं आणि देह ठेवायचं ठरवलं भगवान समोर उभे आहेत लक्षात घ्या श्रीमद भागवत हा ग्रंथ मरावं कसं हे सांगणारा ग्रंथ आहे बरं का मरण कुणालाही चुकलेलं नाही आहे परंतु आदर्श मरण कसं असावं हे सांगणारा हा ग्रंथ आहे लक्षात घ्या आदर्श मरण कसं असतं महाराज खरोखर असे काही भाग्यवान आहेत बरं का एक ग्रस्थ मी आपल्याला सांगतो श्रीमद भागवताच्या सप्ताहाला बसलेले होते सकाळी संहितेला बसले दुपारी अर्थाला बसलेले होते अर्थ श्रवणाला सात दिवस झाले सातव्या दिवशीचं अर्थ निरूपण श्रवण केलं भरे भरे यथा भक्ती ही जाय जायते तथा कृष्व देवायच नाथ मागणं मागितलं आरती झाली आरती झाली हातातले ता खाली पडले महाराज त्या क्षणी प्राण सोडला महाराज साक्षात परीक्षित राजा लक्षात घ्या आदर्श मरण कसा असावं पंढरपूरला मंगळ वेळेकर म्हणून पखवाज होणारे होते फार सुंदर पखवाज व्हायचे त्यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम होता पंच्याहत्तरीचा पंच्याहत्तरीचा कार्यक्रम असेल एक आणि त्यांचं पखवाज वाजवण्याची त्यांची सेवा पांडुरंगासमोर म्हणजे कुठे आहे का गौड मंडपामध्ये आपण सगळे पंढरपूरला गेलेला आहात गौड मंडपामध्ये त्यांची सेवा होती महाराज पखवाज वाजवायला बसलेले आहेत महाराज दोन एमडी माझं तंबोऱ्याला आहेत बरं का लक्षात घ्या दोन एमडी माझं तंबोऱ्याला बसलेले आहेत पखवाज वादन सुरू आहे महाराज आणि वादन झालं आणि शेवटी ते बोल बांधायचे बोल बांधायचे आणि शेवटी त्यांनी पिया घेतला पहिल्यांदा पखवाज वादनाची पद्धत अशी आहे की आपण जे काही वाजवणार आहे ते पहिल्यांदा आधी बोल म्हणून दाखवायचा ठेक्यामध्ये आणि मग तो वाजवायचा बोल वाजवला तिया कसा घेतला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असा तिया तोंडाने सगळा म्हणून दाखवला सगळा आणि तो बोल जो होता तो वाजवला आणि वाजवत असताना शेवटी हा तिया पुन्हा तसा वाजवला श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल असं म्हणून पखवाज वादन थांबलं आणि त्याने पखवाजावर डोकं टेकलं लोकांना वाटलं की पखवाज वादन संपलं म्हणून भगवंताला नमस्कार केला मी आपल्याला सांगतो मस्तक त्याने तिथं टेकलं प्राण सोडला लक्षात घ्या आदर्श धर्म कसं असत एक बळी होत्या घरामध्ये भगवंताची सेवा असायची घरामध्ये त्यांच्या सप्ताह व्हायचे सप्ताहाच्या वेळेला थकले त्या सप्ताहाची सगळी तयारी केली आणि म्हणाल्या काय ठेवते का एवढा सप्ताह मी गुरे म्हणाल्या बेड रेड नाहीत लक्षात घ्या तयारी केली आणि ज्या अंथरुणावर पडल्या त्या काही उठल्या नाहीत हळूहळू हळू एक एक दिवस एक एक दिवस जसा जसा राहतोय घरच्या लोकांना काळजी वाटायला लागली सप्ताह पार पडतोय की नाही म्हणून सप्ताह संपला प्रसाद करायचा त्यांच्या सोनबळींना असं वाटायला लागलं की प्रसादाला आता खीर शिजायला गहू घालावेत करत भगवंताचं नाव घेऊन गहू घातले खीर शिजवली प्रसाद केला प्रसादाच्या सगळ्या पंक्ती उठल्या सगळ्यांना प्रसाद दिले आणि त्या सून बहिणी सासूबाईंना जाऊन विचारलं सगळ्या पंक्ती झालेल्या आहेत प्रसाद झालेला आहे आता सोडू सोडू का त्या सासूबाईंनी पुन्हा चौकशी केली अगदी मोलकर्णीपासनं पान दिलंय ना प्रसादाचं सगळं चौकशी केली हो म्हणून सांगितलं जा म्हणाल्या सोड सोड सोनबाईंनी पाठ वळवली आणि इकडे प्राण सोडला आपल्याला सात दिवस नाव ऐकलं महाराज आदर्श मरण कसं असावं भीष्माचार्यांचं आदर्श मरण कसं आहे आपण ऐकायचं महाराज अरे साक्षात उपास्य देवत समोर आपल्या उभं आहे त्याच्या चरणाशी चित्तवृत्ती लावलेली आहे डोळ्यामध्ये ते रूप साठवलेलं आहे आणि अशा वेळेला भीष्माचार्यांनी भगवंताची स्तुती केलेली आहे महाराज इतिमती रूपकल्पिता विप्रश्न भगवती सात्वत पुंगवे विभूमी स्वसुखमुपगते क्वचित विहर्तुम प्रकृतीमुपे यद्भव प्रवाह भीष्माचार्य म्हणतात भगवंता ठीक आहे भीष्माचार्य म्हणतात भगवंता माझी निष्काम झालेली बुद्धी मी तुझ्या कमलाशी लावलेली आहे म्हणाले बस भीष्माचार्यांच्या समोर ते भगवंताचं त्रिभुवन कमनीय रूप उभाय महाराज घनश्याम पीतांबर धारी वनमाला धरण केलेलं भगवंताच्या कुरळ्या केसाने शोभायमान असणार ते भगवंताचं मुख डोळ्यासमोर दिसतंय महाराज त्रिभुवन कमनंत मालवरणम रविकर गौरवरांबरंगधाने वपुरल ककुलावृताननाब्जम विजय सखेर तिरस्तु मेन वद्या भगवंताचं दर्शन झालं आता आपण प्राण सोडणार अशा वेळेला भीष्माचार्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा सारा जीवन पट उलगडलाय महाराज लक्षात घ्या भीष्माचार्य हे हडाचे योद्धे होते हडाचे योद्धे होते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातली सगळ्यात ठळक घटना म्हणजे भारतीय महायुद्धाच्या वेळची आणि ती घटना डोळ्यासमोर आलेली आहे महाराज <clears throat> भीष्माचार्य म्हणतात युधितुर गरजो विधुम्र विश्वात कचलिता श्रम वार्यलंकृता अस्मि मम निशित शरैर्विविद्यमान त्वचविल सत्कवचेस्तु कृष्ण आत्मा आता भगवंताचं त्यावेळेचं रूप यांच्या डोळ्यासमोर आलेलं आहे भीष्माचार्यांच्या यांच्या समोर ते काय म्हणतात ठोक आहे का भगवंता रणांगणावर घोड्यांच्या टापाने अशी धूळ उठलेली होती धूळ उठलेली नव्हती तर धुळेच्या धुळीचे लोटच्या लोट असे आकाशामध्ये उडत होते आणि ती सगळी धूळ भगवंता तुझ्या घामे दिलेल्या शरीरावर बसली ती घामे दिलेल्या चेहऱ्यावर बसलेली आहे केस सगळे असे भुकटून गेलेले आहेत घामानं तू निथळतोय भगवंता आणि काय काय सौंदर्य आहे लक्षात घ्या भगवंता तुझं घामानं भिजलेल्या चेहऱ्यावर धूळ बसली आहे आणि त्यातनं घामाचा असा एखाद दुसरा ओघळ आला की तेवढीच ती धूळ नाहीशी होती महाराज काय चित्र दिसत असेल विचार करा महाराज भीष्माचार्य म्हणतात भगवंता माझ्या तीक्ष्ण शराने मी तुझ्या शरीराचा ठिकठिकाणी वेध घेतलेला होता आणि झालेल्या जखमातनं असे रक्ताचे ओघळ येत होते भगवंता तेच तुझं स्वरूप माझ्या डोळ्यासमोर येतं महाराज युधितुरगरजोविधूम्रविश्वः कचलितश्रमवार्यलङ्कृतास्ति मम निशितशरैर्विभिद्यमानत्वचि कवचे कवचे विलस कवचे सुकृष्ण आत्मा भीष्माचार्य म्हणतात भगवंत सपदि सखिवचो निशाम्य मध्ये निवेश्य स्थितवती परसैनिकायुरक्षण हृतवती पार्थ सखेरतिर्ममास्तु सपद सखिवचोनिशम्यमध्ये भगवंता अर्जुनानं तुला सांगितलं राणांगणावर आल्यावर काय म्हणाल्या सेनयोर्भयोर मध्ये रथम स्थापयनेच्युत यावदेतान निरीक्षेहम योद्धुकामानवस्थितान कैर्मया सह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे योत्समानान वेक्षेहम य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षवा अर्जुन म्हणतो भगवंता अरे त्या दुर्योधनाचं प्रिय करण्यासाठी म्हणून माझ्या विरुद्ध लढण्यासाठी कोण कोण हरीचे लाल आलेले आहेत हे एकदा मला उघड्या डोळ्याने बघू दे म्हणाले रथ जरा दोन सैन्याच्या मध्ये घेऊन चल मी आपल्याला सांगतो भगवंताच्या कानावर हे अर्जुनाचे शब्द पडले मात्र भगवंताने लगाम खेचले आणि वायुवेगानं तो रथ दोन सैन्याच्या मध्ये आणून उभा केलेला आहे म्हणतात भगवंता तुम्ही तिथं रथ आणला आणि काय केलं बाकी कोणाला कळलं नाही म्हणाले पण आम्हाला कळलं तुम्ही काय केलं ठोक आहे का म्हणाले शत्रुपक्षाच्या सैन्यावरनं तुमची एकदा कृपादृष्टी तुम्ही फिरवली आणि काय केलं तर शत्रुपक्षातल्या सगळ्या सैनिकांचे प्राण हरण करून घेतले म्हणाले बस अक्षणा होती सपदि सखिवचो विषम्य मध्ये निजपरयोर्बलयोरथन्निवेश्य स्थितवति परसैनिकाय रक्षण अक्षण हृतवती पार्थ सखी असतो भगवंता तुम्ही सगळ्या सैनिकांचे शत्रुपक्षातल्या सैनिकांचे प्राण हरण करून घेतले आणि अर्जुनाला फक्त मढी शिल्लक ठेवली मारायला गोष्ट आणि उघडच आहे भगवंतानी गीतेमध्ये म्हणजे त्याला ते सांगितलं आहे सरळ सरळ मय वैते नेहता अपूर्वमेव निमित्त मात्र भव संयसाचे भगव अर्जुना आता तुला काय फारसं करायचं नाही आहे काळ्या फळ्यावर वाघाचं चित्र काढलेलं आहे फक्त खडून ओला बोळा घ्यायचा आणि पुसून टाकायचं एवढं काम ते तुझ्याकडे पडाले बस व्यवहित निरीक्ष स्वजनवधाद विमुखस्य दोषबुद्ध्या कुमति महरदात्मविद्यया यश्चरणरतिः परमस्य तस्य मेस्तु भगवंता तुम्ही दोन सैन्याच्या मध्ये रथ आणला आणि अर्जुनानं शत्रुपक्षावर दृष्टिक्षेप केला तर त्यावेळेस त्याला काय दिसलं हो काय दिसलं तत्र पश्यत्सितान पार्थ पितॄन पिता महान आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखीं तथा श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि आजी आहेत मामे आहेत काकी आहेत पोरं आहेत नातवंड अमूक तुम्ही सगळा भाद्रपद माळाचा पितृपक्ष पंधरवडा सगळे समोर लोक उभे आहेत बघितलं त्यांना काय आहे विनोबाजी म्हणाले एके ठिकाणी की म्हणाले प्रत्यक्ष दर्शनाचा परिणाम काही वेगळा असतो बरं का खरं म्हणजे हे जे युद्ध ठरलेलं होतं हे असं काय ऑल ऑफ हे सडन ज्याला म्हणतात तसं ठरलेलं नव्हतं अनपेक्षितपणाने ठरलेलं नव्हतं युद्ध टाळायचे सारे प्रयत्न विफल झालेले आहेत आता युद्धाशिवाय मार्ग नाही असा आहे अशा परिस्थितीत युद्ध ठरलेलं होतं याचा अर्थ असा की अर्जुनाला प्रतिपक्षामध्ये कोण कोण लोक आहेत ह्याची पूर्ती कल्पना होती लक्षात घ्या द्रोणाचार्य असणार भीष्माचार्य असणार कृपाचार्य असणार आपला सगळा गोतावळा समोर असणार याची पूर्ण कल्पना होती तरी सुद्धा अर्जुन आता युद्धाला तयार झालेला आहे परंतु असं आहे की म्हणाले प्रत्यक्ष दर्शनाचा परिणाम वेगळा असतो त्यानं त्या सगळ्या गोताळ्यावरनं दृष्टिक्षेप केला आणि परिणाम काय झाला श्रीरंगी मम गात्र आणि मुखांचे परिशुष्यते वेपथुष्य शरीर रोमहर्षश्य जायते गंडी वंश्रंशते हस्तात त्वचे लोक ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले म्हणाले ते हातातलं गांडी न धरिता ते निष्ठिले म्हणाले अरे काय प्रकार आहे नरवीर म्हणवणारा अर्जुन त्याची अवस्था व्हावी भ्रमती वाचवली म्हणा त्याला चक्कर यायला लागली हा अर्जुन आता भगवंताला शिकवायला लागला आहे भगवंता अरे काय आपण केवढं काय अहो मत म्हणत आपण करतो आता आत्ता अक्कल शिकवतो भगवंताला आधी काय अक्कल कुठे गेली काय काय हा अहो व्रत म्हणत आपण करतो वयम अशी मनाची त्याची वृत्ती झाली भीष्माचार्य म्हणतात ही त्याच्या मनामध्ये आलेली जी विचारधारा होती ही कुमती होती कु म्हणजे वाईट ही दुर्बुद्धी आहे म्हणाले डोल्यावर चढायची पाळी आली आता मी लग्न करत नाही म्हटल्यातला प्रकार आहे हो हा इतके दिवस तुला काय कळत नव्हतं काय भगवंता मनात आलेली ही त्याची वृत्ती आपण नाहीशी केली कशी केली ठोक आहे का तर आत्मविद्या सांगून आत्मविद्या सांगून भगवद्गीतेचं तात्पर्य काय आहे कोणी काय म्हणावं कोणी काय म्हणावं कोणी काय म्हणावं कोणी म्हणतं भक्तियोग आहे कोणी म्हणतं ज्ञानयोग आहे कोणी म्हणतं कर्मयोग आहे कोणी म्हणतं अनासक्ती आहे भीष्माचार्यांचं तात्पर्य काय आहे लक्षात घ्या भगवद्गीतेचं तात्पर्य भीष्माचार्यांच्या मध्ये भीष्माचार्य म्हणतात भगवंता तुम्ही त्याला आत्मविद्या सांगितली आणि त्याची कुमती नाहीश केली आणि ज्ञानेश्वर महाराजांचं ही मत हेच आहे बरं का ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किंबवना जगी गीता या आत्मेनी पतिव्रता बस कुमतिमहरदात्मविद्यया यश्चरणरतिः परमस्य तस्य मेस्तु स्वनिगममपहाय मत्प्रतिज्ञाम् रतमधिकर्तुमवप्लुतो रथस्थः धृतरथचरणोऽभ्ययाच्चलद्गुः हरिरिवहन्तुमिभङ्गतोत्तरीयः स्वनिगम निगम याचा अर्थ प्रतिज्ञा भगवंता तुम्ही स्वतः माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी स्वतःची प्रतिज्ञा मोडली म्हणाले काय झालं तर ठोक आहे का ज्या वेळेला हे भारतीय युद्ध व्हायचं ठरलं त्यावेळेला दुर्योधन भगवंताकडे गेलेला होता कशासाठी तर सैन्यबळाची मदत मागण्यासाठी दुर्योधन येतोय भगवंतानी ओळखलं कशासाठी येतोय अहो त्याला ठोकच आहे न सांगता तुम्हा कळून येते अंतर सगळ्यांच्या अंतर्याने असणारा हा परमात्मा दुर्योधन कशासाठी येतोय भगवंतानी ताडलं आणि दुर्योधन येतोय म्हटल्यानंतर भगवंतानी झोपेचं सोंग घेतलं वास झोपले चांगली अगदी पायाच्या खालनं अशी शाल घेतली अशी वर्ण शाल घेतली ना असे झोपले बरं का बस हा दुर्योधन तिथं आला बघितलं भगवान झोपलेत बघितल्यानंतर अरे च्या कृष्ण झोपलाय वाटतं असं म्हणाला आणि भगवंताच्या उशाशी खुर्ची उडून पेपर वाचत बसला थोड्या वेळानं अर्जुन आला भगवान झोपले ते बघितल्यानंतर भगवंताच्या पायाशी अर्जुनही बसला